लगीन कोंडाण्याच आधी लगीन कोंडाण्याच नाही थांबून चालायाच आधी लगीन कोंडाण्याच नाही थांबून चालायाच अशी मोहात पाडू नको नको हो, अशी मोहात पाडू नको मला खट्यात गाडू नको हो, अशी मोहात पाडू नको कमला खट्यात गाडू नको